समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय अठरावा प्रलंबासूर उद्धार श्री शुकदेव सांगतात आनंदी स्वजनामध्ये गान त्यांच्या मुखातले ऐकता कृष्ण तो आला गोठ्यात गोकुळीचिया या परियोग मायेने गोपाळ वेश घेऊनी क्रीडती रामनी कृष्ण उन्हाळा त्रासितो जना परी मध्ये वसंत फुलतो तसा कृष्णनी बलरामो ते राहता तेथ हो असे झऱ्यात थंड पाण्याचे फुवारे उडती सदा तेने सदैव वृक्षाना हरित रंगतो असे पाहो तिथे ते तृणची हरित ओढे तळ्याना हळू स्पर्शी वायू स्पर्शी निळेला लही पद्मगंध तेथे न स्पर्शी उन्हताप घाम नद्यात पाणी बहुथोर वाहे चुंबीत लाटा तट स्वच्छ होई ओलाची चिराही तट तो सदैव उन्हे न वाळे वनीचे वनात पान पानाला फुले ही नित्य दाटती सौंदर्य फुलते नित्य फिरती हरिणे खग नाचती मोरनी गाती भुंगे कोकिळ सारस क्रीडाया इच्छती तेथे कृष्णनी बलराम ते चालती पुढती गायी कृष्ण वेणू सवाजवी रामश्यामनी गोपानी पल्लवो मोर पंखनी फुलांचे घातले हार अंगाला हि चितारले नाचती गात ही गाणे हावू कठो किती गुणी कृष्ण नाचतो तेव्हा बाळ बासुरी फुंकिती टाळ्या त्या वाजवी कोणी वाहवा म्हणती कुणी नटजे नायकिणीला नाटकात प्रशंसिती तसेच कृष्ण रामाची करीती गोपते स्तुती फुगडी खेळती दोघे रामनी कृष्ण ते धवा अमामा घुमरी केव्हा सूर पारंबी खेळती ढेकळे फेकती केव्हा दोर ओढी खेळती परस्परात कुस्ती हे खेळतो नित्य चालती नाचता बाळ गोपाळ वाजवी कृष्णनी, बळी तो वाजवी शिंगी वाहवा म्हणती नृपा आवळा बेलनी जाय फळ फेकून खेळती लपण्या छपनी होई पशु पक्षासी चेष्टिती बेडका परी ड्रव ध्वनी करुनी हासती झोके ही बांधिती कोणी मनोर करीती कुणी लोकलीला अशा साऱ्या करीती रामकृष्ण ते तटी घाटी वनी आणि जळात क्रीडती पहा बाळ गोपाळ घेवोनी एकदा रामकृष्ण ते वनात गायी चाराया जाता इच्छी प्रलंबतो कृष्ण अनबल रामास हराया सिद्ध राक्षस सर्वज्ञ कृष्ण ते जाणी घेतला मित्र मानुनी मनात युक्ती तो बांधी असुरा मारण्या हरी सगळ्या खेळिता माझी कृष्ण आचार्य तो जसा पाडूया गटते सांगे आनंदे खेळ खेळूया रामाचा गट तो एक कृष्णाचा गट एक तो गटात ती वाळे सर्वची पातले पहा खेळता अन्य ते खेळ कुरघोडी खेळ चालला जिंकणारा बसे पाठी वाही ओझे पराजित सारिता खेळता ऐसे पोचले कृष्ण गोपते भांडी रवट वृक्षाच्या जवळी बाळ सर्वते खेळता बलरामाच्या गटाने बाजी मारिली कृष्णादी सर्वते त्यांना पाठीसी वाहू लागले श्रीदामा कृष्ण पाठीसी वृषभो भद्रसेनला प्रलंबे बलरामाला पाठीसी घेतले पहा प्रलंबे दानवी वंशी चिंतितो संधी बरी घेता पाठी सरामाला पळाला कोठच्या कुठे बळीही तो जड असे वहावया प्रलंब तो अति दुरी न नेऊ शके काळे कभिन्न रूपनी स्वर्ण दागिने पाठीसी बळी ही तैशशी ढगी बघे भयानक चही पांगले तसे करी पदात वलई करणी कुंडले बघोन दैत्य न भग हा बळी मनी क्वचितची अविचलोनी शांत हो जसा धनास नी चोर तो पळे तसाची हा मती सिही चोरी पळे व्रजा सजई शतमख मारी जापरी तसाची हा बळी शिरी मारी मुष्टीने शिरास हा बळी तरी मार मुष्टीचा चुराच हो शिरे ही सवेची रक्त ये मुखातून रुधिर पडे नि शुद्ध गमन तो मरुनिध धरेस पडे की पाहिला बाळ गोपाळे सुरचा वध आश्चर्ये बदले सारे वाहवा बल वाहवा भेटले सर्वते प्रेमे कामना शुभ बोलती प्रशंसा करीती सारे बळी रामत बळी पापी प्रलंबतो मूर्त मरता देव तुष्टले रामाला वाहिली पुष्पे वाहवा धन्य बोलती इति भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठरावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू